सर्ग तीस श्रीराम सांगू लागला की हो हजारो युक्त अशा या संसार रूपी अंधकूपामध्ये सर्व जीव बुडून गेले आहेत आणि ते पाहून माझे चित्त भ्रमते आहे भयभीत झाले एखाद्या जीर्ण वृक्षांच्या पानाप्रमाणे माझे गात्रे कंपित होत आहेत एखादी स्त्री अरण्यात सापडली असली आणि तिचा पती दुर्बल असल्यामुळे तिचे संरक्षण करण्यास असमर्थ असल्या म्हणजे ती कशी भीतीग्रस्त होऊन घाबरून गडबडून जाते त्याचप्रमाणे माझी बुद्धी ही सुद्धा तिला समाधान प्राप्त झालेले नसल्यामुळे आणि धैर्यरूपी मातेच्या मांडीचा आश्रय मिळालेला नसल्यामुळे भीतीग्रस्त झालेली माझ्या अंतःकरणाच्या वृत्ती या तुच्छ विषयाकडून फसवल्या गेल्या आणि क्षुद्र गवताच्या मोहात पडल्यामुळे जसे हरिण खड्ड्यामध्ये जाऊन पडते तसे माझे मन संशयरूपी गर्तेमध्ये पडले आहे जी माणसे अविवेकी भासतात आणि अतिपरिचयामुळे संसारात आसक्त झालेली असतात ती माणसे अधोगतील जातात आणि अंधकुपामध्ये पडलेल्या माणसाप्रमाणे त्यांना काही दिसेन असे होते परमार्थ वस्तू मिळवण्याकडे अशा माणसांची बुद्धी कधीच वळत नाही आपल्या पतीच्या घरी पत्नीला किंचितही दुःख होत नाही तसेच तिला पाहिजे असेल ती वस्तू सहज प्राप्त होते परंतु जीवाला मात्र ईश्वर हाच पती असे म्हणून त्या ठिकाणी आसक्त होऊन राहिलेल्या बुद्धीने इच्छित प्राप्त होत नाही आणि तिला विषयाबद्दल उपरतीही उत्पन्न होत नाही पौषमासाच्या प्रारंभी जशी वेरीवरील पाने जर्जर होतात आणि त्यावरील काही गळून जातात तर काही शिल्लक राहतात त्याप्रमाणे माझ्या बुद्धीची स्थिती जर्जर झाली असल्यामुळे माझे चित्त अस्थिर बनले अंधारामध्ये झाडाचा बुंधा दिसला म्हणजे ते झाड आहे की चोर आहे या संबंधाने जशी बुद्धीची संभ्रमित अवस्था होते तशाच पद्धतीने आत्मतत्वाच्या बाबतीत निश्चय करण्यात मी संशयित झालो असून त्यामुळे माझी स्थिती अत्यंत शोचनीय झाली चित्त हे चंचल आहेच आणि शिवाय भोगवासनामुळे ते अशक्त होते परंतु देव हे ज्याप्रमाणे सर्व तऱ्हेच्या भोगाने युक्त असलेली स्वर्गस्थिती सोडण्यास तयार होत नाही त्याप्रमाणे चित्त सुद्धा आपले चांचल्य सोडण्यास तयार होत नाही म्हणून अहो साधू महाशय ज्या ठिकाणी जाऊन पोहोचले असता शोकांचे कारण उरत नाही ज्या स्थानाला पारमार्थिक सत्यता आहे ज्या ठिकाणी पोहोचल्यावर देहादी उपाधी आणि जन्म मरणादिकापासून उत्पन्न होणारे दुःख नाही सेवते आणि सर्व दुःखांचा ना ज्या ठिकाणी निराश होतो असे नित्यस्थान कोणते ते मला सांगा तसेच जनकाधिकासारखे सत्पुरुष सर्व तऱ्हेचे व्यवहार करीत राहूनही त्या उत्तम पदाला जाऊन कसे पोहोचले तेही मला सांगा संसाराचा चिखल सगळ्या अंगाभोवती पसरला असताही माणूस त्याने लिप्त कसा होत नाही आपल्यासारखे महात्मे कोणत्या दृष्टीचा आश्रय करतात की ज्यामुळे ते संशयरहित होऊन जीवनमुक्त स्थितीत या भूतलावर संचार करतात विषयरूपे वेश धारण करणारे आणि नश्वर सामर्थ्याने युक्त असलेले सर्प मनुष्य मात्राला मोहमश करून भीती निर्माण करीत असतानाही ते मंगलकारक आहेत अशी लोकांची समजूत कशी होते ज्या सरोवरामध्ये मोहरूपी चांडाल पोहत असतो कामाधिकांच्या योगे ज्यातील पाणी गढूळ झालेले असते असे ते प्रज्ञारूपी सरोवर कोणत्या उपायाने निर्मल आणि प्रसन्न होते कमलाच्या पानावर पाण्याचा बिंदू स्थिर होत नाही त्याप्रमाणे संसाराच्या प्रवाहात सापडला असताही मनुष्य कोणत्याही उपायाने त्यात बद्ध होत नाही ज्या स्थितीत मनाला कामाचा स्पर्श होत नाही आणि दुसऱ्याचे दुःख पाहून आत्मैक्य बुद्धीने मनुष्याला दुसऱ्याबद्दल सहानुभूती वाटते स्वतःच्या दुःखांना ज्या स्थितीत मनुष्य गवताप्रमाणे तुच्छ लागतो अशा उत्तम स्थितीची प्राप्ती माणसाला कशी होते अज्ञानरूपी समुद्राच्या पलीकडे गेलेल्या कोणत्या महापुरुषाच्या चरित्राचे नित्य स्मरण केल्यामुळे मनुष्य दुःखमुक्त होईल जे नित्य असल्यामुळे प्राप्त करून घ्यायला योग्य आणि श्रेयस्कर आहे असे फल कोणते तसेच या दुःखरूपी संसारात मनुष्याने कशा रीतीने वर्तन ठेवावे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सांगा आणि मला असा उद्देश करा की ज्यामुळे विधात्याने निर्माण केलेल्या या जगासंबंधात मला तत्वज्ञान होईल अहो ब्रह्मन ज्या योगे ह्या माझ्या हृदयरूपी आकाशात आत्मचंद्राचा उदय होऊन माझ्या अंतःकरणावरील अज्ञानाचा मूळ नाहीसा होईल असा उद्देश करा माझे चंचल असे चित्त एखाद्या पर्वताप्रमाणे स्थिर होऊन या जगात काय घ्यावे आणि काय घेऊ नये हे मला समजेल असे करा ज्या पवित्र मंत्राचा जप केला की संसाररूपी महामारीपासून उत्पन्न होणारे नानाविध क्लेश आपोआप शांत होतील असा मंत्र आपण मला सांगा जी आनंदरूपी वृक्षाचे केवळ मंजिरीच आहे अशी पूर्ण चंद्राप्रमाणे चित्ताची शीतलता मला कशी प्राप्त होईल याचा मला बोध करा ज्या योगे माझ्या अंतकरणाची पूर्ण स्थिती होऊन मला पुन्हा पुन्हा शोक करण्याचा प्रसंग येणार नाही अशा स्वरूपाचा ज्ञानाचा बोध आपण मला करा ते आपणच करू शकाल कारण आपण तत्वज्ञ आहात जसे अरण्यातील लहान लहान जीवांना कुत्रे त्रास देते तसे ज्याच्या चित्ताला स्वरूपानंदाची स्थिर स्थिती प्राप्त झाली नाही अशा मनुष्याला हे भगवान नाना तऱ्हेचे विकल्प भंडावून सोडतात इति श्री वासिष्ठ महारामायणे वैराग्य प्रकरणे सर्ग तीस